ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय दहावा भगवान श्रीरामांच्या लिलांचे वर्णन शुकाचार्य म्हणाला खडवांगाचा पुत्र दीर्घबाहू आणि दीर्घबाहूचा परम यशस्वी पुत्र रघु झाला रघुचा अज आणि अजाचा पुत्र महाराज दशरथ झाला देवांनी प्रार्थना केल्यावरून साक्षात परब्रह्म भगवान श्रीहरीच आपल्या अंशानेच चार रूपे धारण करून राजा दशरथाचे पुत्र झाले राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न अशी त्यांची नावे होती परीक्षिता सीतापती भगवान श्रीरामाचे चरित्र तत्वज्ञानी ऋषीने पुष्कळचे वर्णन केले आहे आणि तू ते अनेक वेळा ऐकलेही आहेस भगवान श्रीरामाने आपल्या पित्याचे वचन सत्य करण्यासाठी राज्य सोडले आणि ते कमळासारख्या कोमल चरणाने रानावनात फिरत राहिले त्यांचे चरण इतके कोमल होते की प्रियेच्या हाताचा स्पर्श सुद्धा त्यांना सहन होत नव्हता तीच पावले जेव्हा वनात चालून चालून थकून जात तेव्हा हनुमान आणि लक्ष्मण ती चुरून त्यांचा थकवा दूर करीत शूर्प नखेला विद्रूप केल्यामुळे त्यांना प्रियेचा वियोग सहन करावा लागला या वियोगामुळे क्रोधाने त्यांनी भोव्या चढवल्या त्या पाहून समुद्रसुद्धा भयभीत झाला यानंतर त्यांनी समुद्रावर सेतू बांधला आणि लंकेत जाऊन दुष्ट राक्षसरूप जंगल दावाग्नीप्रमाणे भस्म करून टाकले ते अयोध्यापती आमचे रक्षण करत श्रीरामाने विश्वामित्राच्या यज्ञामध्ये लक्ष्मणा देखतच मारीच इत्यादी राक्षस श्रेष्ठांना ठार केली परीक्षिता सीतेच्या सोयेवर मंडपात जगातील निवडक वीरांच्या सभेमध्ये तीनशे वीरांनी आणलेले भगवान शंकरांचे भयंकर धनुष्य ठेवले होते श्रीरामाने ते सहज उचलून त्याला दोरी लावून ते ओढले तोच मधोमध त्याचे दोन तुकडे झाले हत्तीच्या छाव्याने सहज ऊस मोडावा त्याप्रमाणेच ते झाले वक्षस्थळावर मानाने राहिलेल्या सीता नामक लक्ष्मीला त्यांनी स्वयंवरात जिंकले त्या गुणशील वय शरीराची ठेवण आणि सौंदर्य अशा सर्व बाबतीत श्रीरामांना शोभत होत्या अयोध्येला परत येताना वाटेत ज्याने एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती त्या परशुरामाचा गर्व त्यांनी नष्ट केला जरी महाराज दशरथांनी पत्नीच्या अधीन होऊन तिला तसे वचन दिले होते तरीसुद्धा ते सत्यबंधनात बांधले गेले होते म्हणून श्रीरामाने त्यांचे वचन सत्य करण्यासाठी त्यांची आज्ञा शिरोधार्य मानली आणि जसा अनासक्त योगी प्राण सोडून देतो तसे राज्य लक्ष्मी मित्र हितचंतक आणि महाल सोडून पत्नी बरोबर वनवास पत्करला वनात गेल्यावर त्यांनी रावणाची बहीण शूर्पणखा हिला विद्रूप केली कारण ती कामोक विचारांची होती तिच्या खर दूषण त्रिशऱ्या या भावांना व अन्य चौदा हजार राक्षसांना हातात महान धनुष्य घेऊन श्रीरामाने ठार केले आणि अनेक प्रकारच्या अडचणी असलेल्या वनामध्ये इकडे तिकडे विहार करीत ते निवास करून राहिले परीक्षिता रावणाने जेव्हा सीतेच्या रूपगुणांविषयी ऐकले तेव्हा त्याचे हृदय कामवासनेने आतुर झाले त्याने मारीच्याला अद्भुत हरिणाच्या रूपात तिच्या पर्णकुटीजवळ पाठवले तो श्रीरामांना दूरवर घेऊन गेला जसे दक्ष प्रजापतीला वीरभद्राने मारले होते तसेच त्यांनी आपल्या बाणाने त्याला तत्काळ मारून टाकले नीच राक्षस रावणाने लांडग्याप्रमाणे श्री राम लक्ष्मणाच्या अनुपस्थितीत विदेह नंदनी श्री सीतादेवीचे अपहरण केले त्यानंतर ती आपल्या प्राणप्रिय सीतेच्या वियोगाने भाऊ लक्ष्मणासह जंगलामध्ये दिनवाने होऊन फिरू लागले जे स्त्रियांमध्ये आसक्त असतात त्यांची अशीच गती होते हेच जणू त्यांनी दाखवले यानंतर ज्याची सर्व कर्मबंधने रावणाशी युद्ध करण्याच्या भगवत सेवारूप कर्माने अगोदरच भस्म झाली होती त्या जटायूवर श्रीरामाने अग्निसंस्कार केला पुढे त्यांनी कबंधाचा संहार केला आणि त्यापाठोपाठ सुग्रीव इत्यादी वानराशी मैत्री करून वालीचा वध केला त्यानंतर वानराच्या द्वारा आपल्या प्रियेचा शोध लावला ब्रह्मदेवानी शंकर ज्यांच्या चरणांची पूजा करतात तेच मनुष्यरूप भगवान श्रीराम वानर सैनेसह समुद्र तटावर पोहोचले त्या ठिकाणी तीन रात्री उपवास करून जेव्हा समुद्र भेटायला आला नाही तेव्हा भगवंतांनी क्रोधाने आपली नजर समुद्रावर टाकली त्यावेळी समुद्रातील मगरी आणि मासे गडबडले भ्याल्यामुळे समुद्राची गर्जना शांत झाली तेव्हा शरीर धारण करून आणि आपल्या डोक्यावर अर्घ्यादी वस्तू घेऊन समुद्र भगवंताच्या शरणकमलांना शरण आला आणि म्हणू लागला अनंता आम्ही मूढ असल्या कारणाने जगाचे एकमेव स्वामी आदि कारणाने अविनाशी अशा आपल्या खऱ्या स्वरूपाला जाणत नाही आपण सर्व गुणांचे स्वामी आहात म्हणून जेव्हा आपण सत्वगुणाचा स्वीकार करता तेव्हा देवतांची रजगुणाचा स्वीकार करता तेव्हा प्रजापतीची आणि तमगुणाचा स्वीकार करता तेव्हा आपल्या क्रोधाने रुद्रगणांची उत्पत्ती होते हे वीर शिरोमणी आपण आपल्या इच्छेनुसार मला पार करून जा व त्रैलोक्याला रडवणाऱ्या विश्रवाचा कुपुत्र रावण याला मारून आपल्या पत्नीला घेऊन या इथे माझ्यावर एक सेतू बांधा त्यामुळे आपल्या यशाचा विस्तार होईल आणि पुढे जेव्हा मोठमोठे नरपती दिग्विजय करीत इथे येतील तेव्हा ती आपल्या यशाचे गायन करतील भगवान श्री रामानी कित्येक पर्वतांच्या शिखरांनी समुद्रावर पूल बांधला जेव्हा मोठमोठे वानर आपल्या हाताने पर्वत उचलून आणीत तेव्हा त्यावरील झाडे आणि मोठमोठे शिलाखंड थरथर कापत असत यानंतर भगवंतानी बिभीषणाच्या सल्ल्याने सुग्रीव नील हनुमान इत्यादी प्रमुख असणाऱ्या वानर सेनेच्या बरोबर लंकेमध्ये प्रवेश केला हनुमंतांनी ती अगोदरच जाळली होती त्यावेळी वानरांच्या सेनेने लंकेतील फेरपटका मारण्याची ठिकाणी खेळाची मैदानी धान्याची गोदामी खजिनी दरवाजे फाटके सभागृहे सज्जे आणि पक्ष्यांची घरटी सुद्धा वेढली त्यांनी तेथील आसने ध्वज सोन्याचे कळस आणि चौक तोडून फोडून टाकली हत्तींच्या झुंडीने नदीचे पाणी खळबळून टाकावी त्याप्रमाणे त्यांनी केले हे पाहून राक्षसराज रावणाने निकुंभ कुंभ धुम्राक्ष दुर्मुख सुरांतक नरांतक प्रहस्त अतिकाय विकंपन इत्यादी आपले सर्व सेनापती पुत्र मेघनाद आणि शेवटी भाऊ कुंभकर्ण यांनाही युद्ध करण्यासाठी पाठवले राक्षसांची ती विशाल सेना तलवारी त्रिशूळ धनुष्य प्रास वृष्टी शक्ती बाण भाले खडगे इत्यादी शस्त्रास्त्रांमुळे अजिंक्य होती भगवान श्रीरामानी सुग्रीव लक्ष्मण हनुमान गंधमादन नील अंगद जांबवान पनस इत्यादी वीरांना बरोबर घेऊन राक्षसांच्या सेनेवर हल्ला केला श्रीरामाचे अगंधादी सर्व सेनापती राक्षसांच्या हत्ती रथ घोडे आणि पायदळ अशा चतुरंग सेनेशी द्वंद्वयुद्ध करून त्यांना वृक्ष पर्वतशिखरी गदा आणि बाणांनी मारू लागले वास्तविक श्री सीतादेवीना स्पर्श केल्यामुळे ज्याचे अगोदरच अकल्याण झाले होते त्या रावणाच्या पक्षाचे ते असल्याने आधीच मेल्यासारखे होते राक्षसराज रावणाने जेव्हा पाहिले की आपली सेना नष्ट होऊ लागली आहे तेव्हा तो चिडून पुष्पक विमानात बसून श्रीरामाच्या वर चालून आला त्यावेळी इंद्राचा सारथी मातली एक तेजस्वी दिव्य रथ घेऊन आला श्रीराम जेव्हा त्यावर विराजमान झाली तेव्हा रावण आपल्या तीक्ष्ण बाणाने त्यांच्यावर प्रहार करू लागला श्रीराम त्याला म्हणाले मीच राक्षसा कुत्र्याप्रमाणे तू आमच्या माघारी आमच्या पत्नीचे हरण केलेस तुझ्या दुष्टपणाची हद्द झाली तुझ्यासारखा निर्लज्ज आणि निंदनीय दुसरा कोण असू शकेल याप्रमाणे समर्थ काळाला कर्तृत्व संपन्न सुद्धा टाळू शकत नाही त्याचप्रमाणे आज मी तुला तुझ्या कृत्याचे फळ भोगायला लावतो अशा प्रकारे रावणाची निर्वसना करीत श्रीरामाने आपल्या धनुष्यावर चढवलेला बाण त्याच्यावर सोडला त्या बाणाने वज्रासारखे असलेले त्याचे हृदय विदीर्ण झाले जसे पुण्यात्मे पुण्य संपल्यावर स्वर्गातून खाली पडतात त्याप्रमाणे तो आपल्या दहाही तोंडातून रक्त ओकीत विमानातून खाली पडला त्यावेळी त्याचे बांधव हाय हाय करून ओरडू लागले त्यावेळी हजारो राक्षसनी मंदोदरीसह रडत रडत लंकेच्या महालातून बाहेर पडून रणभूमीवर आल्या लक्ष्मणांच्या बाणांनी छिन्न विच्छिन्न होऊन पडलेल्या आपल्या आप्तांना कवटाळून त्या हाताने आपली छाती बडवीत मोठमोठ्याने विलाप करू लागल्या हाय हाय लोकांना दहशत बसवणारे रावण महाराज आज आमचा घात झाला आपण नसल्यामुळे शत्रूंनी लंकेची दुर्दशा केली आहे आता तिचे रक्षण कोण करणार महाराज आपण कामवश झाल्याने सीतादेवीचा प्रभाव जाणला नाही त्यामुळे आपली ही दशा झाली आपण राक्षस कुळाला आनंद देत होता पण आज आम्ही सर्वजण आणि ही लंका विधवा झाली आपले हे शरीर गिधाडांचे खाद्य बनले आणि आत्मा नरकाचा अधिकारी बनवला शुक म्हणाला श्री रामचंद्राच्या आज्ञेने विभीषणाने आपल्या आतलगाचे यज्ञाच्या विधीने शास्त्रानुसार अंत्येष्टी कर्म केले नंतर भगवान श्रीरामाने अशोक वाटिकेच्या आश्रमात अशोक वृक्षाच्या खाली बसलेल्या श्री सीतादेवीना पाहिले त्या आपल्या विरहाने दुखी आणि क्रश झाल्या होत्या आपल्या प्राणप्रिय अर्धांगिनीला दीन अवस्थेत पाहून श्रीरामाचे हृदय करुणेने व्याकुळ झाले इकडे भगवंताचे दर्शन झाल्याने सीतादेवीचे हृदय आनंदाने भरून गेले त्यामुळे त्यांचे मुखकमल उल्हसित झाले भगवंतांनी विभीषणाला राक्षसांचे आधिपत्य लंकेचे राज्य आणि एक कल्पाचे आयुष्य दिले त्यानंतर अगोदर सीतादेवीना विमानात बसवले नंतर लक्ष्मण सुग्रीव हनुमंत यासह आपण बसली अशा प्रकारे चौदा वर्षे पूर्ण करून ती आपल्या नगरीकडे परतली त्यावेळी वाटेत ब्रह्मदेवादी लोकपाल त्यांच्यावर पुष्प वर्षाव करीत होते इकडे ब्रह्मदेवादी देव आनंदाने भगवंताच्या लिलांचे गायन करीत होते जेव्हा भगवंतांना समजले की भरत फक्त गोमूत्रात शिजवलेल्या जवाच्या कन्या खातो वलकले नेसतो आणि जमिनीवर चटेही टाकून झोपतो तसेच त्याने जटा वाढवल्या आहेत तेव्हा करुणेने भगवंताचे हृदय भरून आले जेव्हा भरताला समजले की आपले ज्येष्ठ बंधू श्रीराम येत आहेत तेव्हा तो नागरिक मंत्री आणि पुरोहितांना बरोबर घेऊन आणि श्रीरामांच्या पादुका डोक्यावर ठेवून त्यांच्या स्वागतासाठी निघाला जेव्हा भरत आपले राहण्याचे ठिकाण नंदीग्राम येथून निघाला तेव्हा लोक त्याच्याबरोबर मंगलगीते गात व वाद्ये वाजवीत चालू लागले वेदवेते ब्राह्मण वारंवार वेदमंत्राचे पठन करीत होते सर्वत्र सोनेरी पताका फडकत होत्या रंगीबेरंगी ध्वजांनी सजवलेले सुवर्णरथ सोन्यांची खोगीर घातलेले सुंदर घोडे तसेच सोन्याची चिलखते घातलेले सैनिक त्यांच्याबरोबर चालू लागले सेठ सावकार श्रेष्ठ वारांगणा आणि पायी चालणारे सेवक महाराजांना योग्य अशा लहान मोठ्या भेटवस्तू बरोबर घेऊन त्यांच्याबरोबर निघाली श्रीरामांना पाहताच प्रेमाचा उद्रेक होऊन भरताचे हृदय आणि डोळे भरून आले अशा स्थितीत त्याने त्यांच्या चरणावर लोटांगण घातले त्याने प्रभूच्या समोर त्यांच्या पादुका ठेवल्या आणि तो हात जोडून उभा राहिला तेव्हा त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या श्रीरामाने आपल्या दोन्ही हातांनी भरताला पुष्कळ वेळपर्यंत आपल्या हृदयाशी कवटाळली आणि आपल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंनी त्याला नाहू घातली त्यानंतर सीतादेवी आणि लक्ष्मणासह त्यांनी पूजनीय गुरुजनांना नमस्कार केला आणि प्रजेने श्रीरामांना भक्तिभावाने नमस्कार केला त्यावेळी अयोध्येतील सर्व प्रजेने आपले स्वामी पुष्कळ दिवसानंतर परत आल्याचे पाहून आपले दुपट्टे हवेत उडवीत पुष्प वर्षाव करून आनंदाने नाचण्यास सुरुवात केली भरताने हातात पादुका घेतल्या विभीषणाने उत्कृष्ट चौऱ्या सुग्रीवाने पंखा आणि श्री हनुमंतांनी पांढरे छत्र धरले परीक्षिता शत्रुघ्नाने धनुष्य व भाता सीतादेवीनी तीर्थाने भरलेला कमंडलू अंगदाने सोन्याचे खडग आणि जांबवानाने ढाल घेतली या लोकांसह श्रीराम पुष्पक विमानात विराजमान झाले योग्य स्थानावर स्त्रिया बसल्या भात स्तुती करू लागली राजा ग्रह तारे आणि चंद्र शोभावा तसे यावेळी भगवान श्रीराम शोभून दिसत होते अशा प्रकारे बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत भगवंतांनी आनंदोत्सव चाललेल्या अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यांनी राजमहालात प्रवेश करून आपली माता कौशल्य अन्य माता गुरुजन बरोबरीचे मित्र आणि लहान यांचा यथायोग्य सन्मान केला तसेच त्यांनी केलेल्या सन्मानाचा स्वीकारही केला श्री सीतादेवी आणि लक्ष्मण सुद्धा सर्वांना ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार भेटली प्राणाच्या संचाराने मृत शरीरे उठावी त्याप्रमाणे त्यावेळी त्या माता आपल्या पुत्रांच्या आगमनाने उठल्या त्यांनी त्यांना आपल्या मांडीवर बसून घेतले आणि नेत्रातील अश्रूंनी त्यांना अभिषेक केला त्यावेळी त्यांचा सर्व शोक नाहीसा झाला त्यानंतर वशिष्ठ आणि इतर गुरुजनासह विधीपूर्वक भगवंताच्या जटा उतरवल्या आणि बृहस्पतीने जसा इंद्राला अभिषेक केला त्याचप्रमाणे त्यांना चारही समुद्राच्या पाण्याने आणि इतर द्रव्यांनी अभिषेक केला अशा प्रकारे मंगल स्नान करून भगवान श्री श्रीरामानी सुंदर वस्त्रे पुष्पमाळा आणि अलंकार धारण केले सर्व बंधू आणि श्री जानकी देवीने सुद्धा सुंदर सुंदर वस्त्रे आणि अलंकार परिधान केले त्यांच्यासह भगवान श्रीराम अत्यंत शोभत होते भरताने त्यांच्या चरणावर लोटांगण घालून त्यांची मनधरणी केली तेव्हा भगवान श्रीरामाने राजसिंहासनाचा स्वीकार केला त्यानंतर ते आपापल्या धर्मामध्ये तत्पर व विहित कर्मानुसार आचार करणारे आपल्या प्रजेचे पित्याप्रमाणे पालन करू लागले त्यांची प्रजासुद्धा त्यांना आपला पिताच मानत होती जेव्हा सर्व प्राण्यांना सुख देणारे धर्मज्ञ श्रीराम राजा झाले तेव्हा वास्तविक त्रेतायुग होते परंतु ते सत्ययुगच आहे असे वाटत होते परीक्षिता त्यावेळी वने नद्या पर्वत वर्षे द्वीपे आणि समुद्र हे सर्व कामधेनूप्रमाणे प्रजेच्या सर्व कामना पूर्ण करीत इंद्रियातीत भगवान श्रीराम राज्यावर असताना कोणालाही मानसिक चिंता किंवा शारीरिक रोग होत नसत वृद्धावस्था दुर्बलता दुःख शोक भय आणि थकवा नाममात्र सुद्धा नव्हते एवढेच काय ज्यांना मरण नको असे त्यांचा मृत्यूही होत नसे भगवान श्री श्रीरामाने एकपत्नी व्रत घेतले होते त्यांचे चरित्र सारखे पवित्र होते ग्रहस्थाला उचित अशा स्वधर्माचे शिक्षण देण्यासाठी ते स्वतः त्या धर्माचे आचरण करीत होते पतिव्रता सीतादेवी आपल्या पतीच्या हृदयातील भाव ओळखून प्रेम सेवा शील नम्रता बुद्धी लज्जा इत्यादी गुणांनी पतीचे चित्त वेधून घेत असत या ठिकाणी दहावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू